पाठ

सजा मन जात गुलाब जाई जुई विक फुलवित माळ्याच्या मळ्यामध्ये पाटात पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामध्ये पाटात पाणी जात